श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय एकोणीस कृष्णाचे मथुरेतील पराक्रम कंसाचा वध श्री गणेशान महा अक्रूराने कृष्णाचा निरोप घेतला मग रथात बसून तो राजप्रासादापर्यंत गेला कंसाच्या सभेत गेला कृष्ण व बलराम आणि काही गोप यासह नंद धनुर्योग पाहण्यासाठी आला आहे मी त्यांना आपल्या आज्ञेप्रमाणे आणले आहे असे त्याने कंसाला निवेदन केले कृष्णाने किती दैत्यांचा वध गोकुळात केला त्यांचे स्मरण कंसाला झाले तो प्रथम एकदम दचकला पण त्याने कसाबसा आपल्या मनावर ताबा मिळवला त्याला आधीपासूनच कृष्णाचा धसका लागलेला होता जेथे पाहावे तेथे त्याला कृष्ण दिसत होता रात्रभर त्याला झोपच लागली नाही तिकडे उपवनात नंद कृष्ण बलराम व इतर गोप सकाळी उठले स्नानादी करून सर्वजण मथुरानगर पाहण्यासाठी निघाले नंद बलराम व कृष्ण एका रथात बसले होते काही गोप बरोबर व काही रथामागून चालले होते काही बैलगाड्यात बसले होते कंसासाठी आणलेल्या भेटीच्या वस्तू बरोबर घेऊन गोप वाद्य वाजवीत चालले होते मार्गात एक चमत्कारिक प्रसंग घडला एक परीट पुढे चालला होता त्याच्याजवळ उंची वस्त्रे होती ती कंसाची होती कृष्णाने त्याला थांबवून म्हटले ही वस्त्रे तू मला व या गवळ्यांना दे परीट त्या गवळ्यांच्या मलिनवेशाकडे पाहून उद्धटपणे म्हणाला अरे पोरा तुम्ही गुरं हाकावीत अरे चोरा तू गोकुळात मारामाऱ्या व चोऱ्या करणारा तोच ना इथे तुझी दांडगाई नाही चालायची तुझी पुंडाई मोडून काढण्यासाठीच कौस महाराजांनी तुला इकडे आणले आहे समजलास जा जा तू सरळ चालता हो नाहीतर फुकट मरावे लागेल वा वा भाषा विराचिनी काम धोब्याचे अरे परिटा थांब तुला धडा शिकवतो असे म्हणत कृष्ण रथातून उतरला त्याने हाताच्या बोटाची एक टिचकी मारली आणि धोब्याला ठार केले त्या प्रकाराने लोक भिवून पळू लागले कृष्णाने इतका झपाट्याने फटका मारला होता की कुणाला काय झाले ते कळायला थोडा वेळ लागला पळापळ झाली आणि कृष्णाकडे वेगळ्याच दृष्टीने नागरिक पाहू लागले धोब्याजवळ जी वस्त्रे होती ती कृष्णाने गवळ्यानं वाटून दिली रथ पुढे जाऊ लागला तेवढ्यात एक शिंपी पुढे आला कृष्णाने त्यांना आपल्याजवळची आणखी वस्त्रे दिली कृष्णाने त्याच्याकडे एकदा कृपादृष्टीने पाहिले त्यावेळी शिंप्याला जो आनंद झाला त्याला काय उपमा द्यावी कंसासाठी उटी तयार करणारी एक कुबजा दासी होती तिला जेव्हा कळले की गोकुळातला कृष्ण मथुरेत आला आहे तेव्हा तिला फार आनंद झाला तिच्या मनात कृष्णाबद्दल फार भक्ती होती कृष्ण ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावरती हातात उटीच्या वाट्या घेऊन उभी राहिली होती कृष्णाची सेवा करावी आणि त्याला आपण उटी लावावी असे तिच्या मनात होते कृष्णाचा रथ आला ती पुढे झाली कृष्णाने तिच्याकडे पाहिले बलरामाला थांबायला सांगून तो खाली उतरला नंदाला तो म्हणाला बाबा ही पहा बिचारी कुब्जी आहे तिच्या मनात आहे की मला उटी लावावी मला तिचे दया येते मी जरा तिच्याकडे जातो रथ थांबवाल का नंद म्हणाला जा लवकर ये कृष्ण तिच्याजवळ जाऊन म्हणाला काय इच्छा आहे तुझी कुब्जा म्हणाली मी तुम्हाला उटी लावते कृष्णाने तिच्या हाताने आपल्या अंगाला उटी लावून घेतली तिला फार आनंद झाला तिचे शरीर खुजे व वेडेवाकडे होते कृष्णाने तिला सांगितले तुझे हे व्यंग मी नाहीसे करतो तुला सुंदर करतो त्याने एका पायाने तिचे बाय पाय दाबले व आपल्या उजव्या हाताने तिच्या हनुवटीला धरून वर उचलली तत्काळ तिचे कुबड नाहीसे झाले ती अव्यंग व सुंदर दिसू लागली कृष्ण म्हणाला उपजे तू रामावतारात मंथरा होतीस त्यावेळच्या दुष्टपणामुळे तुला हे कुबड आले होते रामावतारी मी तुला क्षमा केली पण कर्माचे फळ भोगावे लागते आता तू पापमुक्त आहेस आता तुझी काय इच्छा आहे ती म्हणाली तुम्ही माझ्या घरी येऊन आतिथ्य स्वीकारावे व मला आपला संघ घडावा तेव्हा कृष्ण म्हणाला आता न येता मी ज्या कार्याला मथुरेत आलो आहे ते कार्य पूर्ण झाले की येईन तिचे त्यावर समाधान झाले रथात बसून कृष्ण पुढे निघाला पुढे एका माळ्याला कृष्णाचे दर्शन होता त्याला भक्तीचे भरते आले तो पुढे आला त्याने आपल्याजवळच्या फुलांनी कृष्ण व बलराम यांची पूजा केली त्यांना उत्तम हार घातले त्याला कृष्णाने वरदान दिले माळी धन्य झाला अशा तऱ्हेने गंधपुष्पानी व वस्त्रप्रावरणाने रामकृष्णांचे पूजनच मथुरेतील लोकांकडून घडले गोकुळात कृष्णाने पराक्रम करून कित्येक दैत्य मारले होते त्यामुळे मथुरेतही नागरिकांचा तो आवडता होता स्त्रिया व पुरुष मार्गावर घरांच्या ओसऱ्यांवर दारात व खिडक्यात जमून त्याला पाण्यासाठी वाट पाहत होते तो दिसताच त्याच्यावर फुले उडवीत जय जयकार करीत शत्रूच्या राजधानीत अशा प्रकारे कृष्णाचे अपूर्व स्वागत होत होते धनुर्योगाचे स्थळ कोठे आहे ते विचारित नंदासह सर्वजण पुढे गेले जाता जाता ते त्या मंडपाजवळ पोचले कंसाने एक मोठे लोखंडी धनुष्य त्या मंडपात ठेवले होते ते अवजड होते ते उचलून त्यावर बाण लावायचा हे आव्हान सर्व वीरांना होते कृष्ण व बलराम त्या मंडपात शिरले धनुष्याच्या रक्षणार्थ मंडपात काही वीर दैत्य उभे होते कृष्ण पुढे गेला तो काय करतो हे लक्षात येण्यापूर्वीच त्याने धनुष्य उचलले आणि काडकन मोडून टाकले एक तुकडा बलरामाने घेतला एक कृष्णाने घेतला हे पाहून दैत्य त्यांच्यावर खडगे घेऊन धावून आले पण त्या दोघांनी त्यांना धनुष्याच्या तुकड्याने ठार केले लगेच बाहेर पडून एकीकडे हल्लकल्लोळ होत असताना ते दोघे नंदासह रथात चढले सर गवळी सर सर्व गवळी पुन्हा उपवनात जेथे उतरले होते तेथे राहायला गेले मथुरे जिकडे तिकडे रामकृष्णाच्या कर्तृत्वाची वार्ता पसरली कौसाने दुसऱ्या दिवशी मल्लयुद्धाची स्पर्धा ठेवली होती देशोदेशीचे मल्ल त्यासाठी आलेले होते मंडपाच्या पुढे कुवल यापीड नावाचा महाप्रचंड हत्ती स्वागतासाठी ठेवला होता पण कंसाची माहुताला आज्ञा होती की कृष्ण मंडपात येऊ लागला की त्याच्यावर हत्तीने हल्ला करावा व त्याला पायाखाली तुळवावे दुसऱ्या दिवशी कृष्ण व बलराम मल्लयुद्ध पाहायला निघाले नंदाजी गोप बरोबर होतेच कंसाला देण्याचे भेटीचे पदार्थ व वस्तू आधीच नंदाने त्यांच्याकडे त्याच्याकडे सादर केल्या होत्या मल्लांच्या अनेक जोड्या ठरवण्यात आल्या होत्या मंडपाजवळ जेव्हा कृष्ण आला तेव्हा तो कुवल यापीळ हल्ली हत्ती एकदम सोंड उंच करून त्याच्यावर धावून आला कृष्णाला त्याने सोंडेने पकडून आपटण्याचा प्रयत्न केला पण कृष्ण एकदम फार जड झाला त्याने हत्तीची सोंडच पकडून त्याला पाडले माहूत दूर भिरकावला गेला तो आपटून मेला कृष्णाने हत्तीचे शेपूट पकडून त्याला गरागरा फिरवले मग आपटले त्याचा एक दात उपटून त्याच दाताने त्याचे गंडस्थळ फोडले हत्ती मेला अशी आरोळी उठली हत्तीचे दोन्ही दात आपापल्या खांद्यावर घेऊन कृष्ण व बलराम मंडपात घुसले त्याने हत्तीला कसे मारले ते पाहूनही काही दैत्य त्यांना अडवण्यासाठी आले पण रामकृष्णांनी हत्तीच्या दातांनी त्यांची डोकीच फोडली ते दोघे रक्ताने अंग माखलेले व हत्तीचे दात हातात घेतलेले असे रंगशाळेत शिरले मुष्टिक व चाणूर यांनी अनेक मल्लांना पराभूत केले होते कंस सभेत उंच अशा मंचावर बसला होता कृष्णामागोमाग नंदासह गवळी आत आले सभेत अनेक मंत्री व प्रधान होते रंगशाळेत कुस्त्या चालल्या होत्या कंसाने दुरून कृष्ण व बलराम यांना पाहिले मात्र तो संतप्त झाला पण आतून फारच भयभीत झाला कृष्णाकडे कोणी आदराने कोणी प्रेमाने तर कोणी भीतीने कोणी कुतूहलाने कोणी कौतुकाने तर कोणी त्याला विष्णूचा अवतार समजून अनन्य भक्तीने पाहिले मल्लांना तो शत्रू वाटला कंसाला यम वाटला नंदाला पुत्र वाटला गोपांना मित्र सज्जनांना भगवंत व स्त्रियांना मदन वाटला कृष्णाचे व बलरामाचे रंगशाळेत आगमन होताच सारेजण त्याच्याकडे पाहू लागले मुष्टिक व चाणू यांचे दुसऱ्या मल्लाशी मल्लयुद्ध चालू होते त्यांना चित करून मुष्टिक व चाणूर या दोघांनी रामकृष्णांना मल्लयुद्धाचे आव्हान केले बलरामाने मुष्टिकाशी व कृष्णाने चाणूराशी युद्ध करण्यास संमती दिली त्या मल्लांच्या मानाने रामकृष्ण अगदी लहान दिसत होते त्यांना मोठ्यापुढे काय निभावं लागणार असे लोकांना वाटू लागले पण हत्तीला मारण्याची शक्ती असणाऱ्या कृष्णाबद्दल जाणत्या लोकांना पूर्ण विश्वास होता कंस पाहत होता नंद काळजी करीत होता कृष्णाने रंगशाळेत उडी घेतली व युद्धाचा पहिला पवित्रा घेऊन इतक्या तडाख्याने मुष्टीघात केले की चाणूराला स्वतःला स्वतःचा बचावही नीट करता आला नाही मुष्टिकाची तीच अवस्था बलरामाने केली विजेच्या वेगाने चपळ हालचाली करून युक्ती शक्ती व गती यांच्या सहाय्याने काही वेळातच रामकृष्णाने मुष्टीर व चाणूर यांना रक्त ओकायला लावले रंगशाळेतील माती रक्ताने लाल झाली जबरदस्त फटक्यामुळे त्या कसलेल्या मल्लांचे काहीही चालले नाही त्यांचे मरण कंसाने तारवटलेल्या डोळ्यांनी पाहिले रामकृष्ण या झुंजीने मुळीच दमले नव्हते कंसाने एकदम आठ मल्लांना त्यांच्यावर हल्ला करण्याची खूण केली मोठ्या गर्जना करीत ते दोघांवर चारी बाजूने तुटून पडले पण गोल फिरत फिरत रामकृष्णाने त्यांना लाथा ढोपरे कोपरे तळहात दंड मुठी मस्तके यांच्या चौफेर धडाका देऊन शेवटी हातपाय पिरंगाळून ठार केले आठही मल्लांना बुकलून मारले सभेत भयंकर आरडाओरडा झाला बसलेले लोक उठून उभे राहिले मंत्री उभे राहिले कंस ओरडू लागला या पोरांना बाहेर घालवा वसुदेव देवकेला मारून टाका नंदाला ठार करा या या त्या गवळ्यानं पकडून मारा असे तो उठून ओरडत होता तोच राम व कृष्ण यांनी वाघासारख्या उड्या मारून कंसाला गाठले कृष्णाने वेगाने कंसावर उडी घेतली आणि त्याचा मुकुटच त्याने उडवला त्याचे केस धरून त्याला आसनावरून ओढले आणि त्याच्या छातीवर जबरदस्त ठोसे मारून त्याला ठार मारले तो रक्त ओकतच मेला लगेच कंसाच्या अंगरक्षकांनाही बलरामाने कराघातानीच मारले वर्मी आघात ते प्रतिकार करू न शकताच मेले सर्व सभेत गोंधळ उडाला कंसाच्या बाजूच्या लोकांची पळापळ झाली रामकृष्णाने नंदासमोर जाऊन त्याला नमस्कार केला नंतर उग्रसेनाला राज्यावर बसवण्यात आले रामकृष्ण मग वसुदेव व देवकी यांना भेटायला गेले त्यांना साष्टांग प्रणिपात केले देवकीने दोघांना जवळ घेतले वात्सल्याने तिला पाना फुटला व वसुदेवाला आपल्या आत्तापर्यंत किती हाल झाले त्यांच्या स्मरणामुळे रडू आले रोहिणी बलराम कृष्ण वसुदेव देवकी नंद व इतर गो प्रेमाने कितीतरी वेळ गोष्टी बोलत बसले गर्गमुनी गोकुळात गोकुळातून आले होते कृष्ण व बलराम यांचे मौंजीबंधन त्यांनी केले मथुरेत त्यावेळी मोठा उत्सव करण्यात आला लाडक्या कृष्णाला सोडून गोकुळात परत जाणे नंदाला फारच अवघड गेले वसुदेवाचा पुत्र आपला म्हणून बाळगला त्याचा एवढा लळा लागला की संसार सोडून त्यासाठीच जगावे असे त्याला वाटले कृष्ण म्हणाला बाबा तुम्हाला व गोकुळातल्या कोणालाही माझा विरह वाटणार नाही मी नेहमी तुमच्याजवळच आहे असे तुम्हाला वाटेल नंद नाईलाज आणि गोकुळात परत गेला कृष्ण आता मोथरेतच राहणार आहे हे कळताच यशोदा रडू लागली मूर्तिमंत माया ती सगुण साकार परमपुरुषाच्या वत्सलतेने लाभलेला सहवास तोडणे तिला कसे सोसणार तिचं सांत सात्व सांत्वन कोणीच करू शकला नाही गोप गोपीनासुद्धा तेवढ्याच तीव्रतेने विरह जाणवत होता कृष्णाला विविध भक्त आपापल्या भावनेप्रमाणे पाहत होते व त्यातच तो त्यांच्या समीप होता अक्रूर व उद्धव हे कृष्णाचे दोघे ज्ञानी भक्त यापुढे त्याच्या सन्नीत राहू लागले मथुरेत आता उग्रसेनाचे न्याय राज्य आले होते प्रजाजनांना सुख झाले होते पुढे काय काय घटना घडल्या त्या आता श्रवण कराव्यात अध्याय एकोणीस समाप्त श्री क्रि हरिविजय पूर्वार्ध समाप्त श्री कृष्णार्पणमस्तू